निर्मला अरुण निर्मला देवी या आपल्याला ठुमरी दादरा आणि गझल ऐकवणार आहेत त्यांच्याबरोबर संगतीला आहेत हार्मोनियमवर राजाभाऊ कोसके सारंगी हामिद खान आणि तबला निजामुद्दीन गाता आहेत ठुमरी